समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय एकोणचाळीसावा श्रीकृष्ण बलरामाचे गमन ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेवजी सांगतात वाटेने चिंतिले तैसे कृष्णने बलरामने केलासे बहुसन्मान शयी अक्रूर बैसले लक्ष्मी आश्रये ज्याच्या काय तो देऊ नाशके तरीही हरीचे भक्त निश्चिती काही वस्तुत्या। कृष्णाने जेवणे होता पुसले कंस वर्तन पुसे क्षेम स्वलोकाचे योजनाही विचारिल्या श्री भगवान म्हणाले काका मंगल हो सारे प्रवासी का। मथुरी सुरुदो तैसे घरचे का नामे मामा कुलांगार कुळाची व्याधितो असे तयाच्या नगरीचे ते क्षेम काय पुसो आम्ही माझ्यामुळे तसे काका पितरा कंस त्रासितो वाटतो खेदतो चित्ती बांधो निठे विदुष्टतो, रोज मी पाहिली वाट स्वजना की भाग्याने भेटले तुम्ही येण्याचा हेतू सांगणे श्री शुकदेवजी सांगतात कृष्णाने पुसत ऐसे वदले कंस वैरते वाढले यदुवंशासी पित्याला मारू इच्छितो कंस संदेश सारानी नारदाचे भविष्यते अक्रूरे सर्वते तैसे कथिले कृष्णजी सखी ऐकता हासले बंधू विपक्ष दमनोद्वय पिता नंदास आज्ञा वदले पहा तदा नंद बाबाने आज्ञा गोपासती दिली गोरसा करणे एक जाण्या हि झुंपिणे सकाळी मथुरी जाऊ कंसा गोरस देऊ हे दवंडी पिटली ग्रामी उत्सवा मथुरी चला अक्रूर कृष्ण रामाला आले नेण्या मथुरीसी कळता गोपिका दुःखी व्याकुळ जाहल्या तदा पोळल्या उष्ण श्वासाने सुकली मुख पद्मती दुःखाने पे शुद्ध केश वस्त्रान लक्षची भगवान ध्यायता चित्ती आत्मरूपी स्थिरावल्या संसार नाठवे त्यांना निवृत्त चित्ती जाहल्या गातीनी नाचती गोपी हासूनी कृष्ण गीतते तल्लीन नाचता झाल्या मोहित गायनी तशा लटकी हरीची चाल हासणे प्रेमयुक्त ते मनात चिंतिती गोपी विरह कापरे भरे कृष्णार्पण अशी बुद्धी तयांचा प्राण कृष्ण तो आसू ते वाहिले नेत्री जमोनी गोपी बोलती गोपिका म्हणाल्या अरे विधात्या तुझला दयाना तू जोडीशी लोकची प्रेम भावे अतृप्त त्याना तुझी तोडीशी रे हा खेळ सारा लटका तुझा की देवा किती हे बहु दुःख आहे तू दाविला श्याम प्रियो आम्हाला कपाळी ज्याच्या कुरळेच केस निपोवळ्याच्या परीला गाली, ते सुंदरो नाक निहास्य तैसे क्षणात नष्टे शिन भार सारा ऐशा मुखा ते तुची दाविलेनी नी आज येशी ये दृष्टी आड अक्रूर दोषी मुळी नाययात ही क्रूरता तो तव मूर्खतेची कृष्णात सृष्टी आम्ही पाहतो की हे कृत्य ऐसे नच तू करावे चटावला हा प्रेम देण्या क्षणात संपे बहु प्रेम त्याचे सोडून आलो घरदार सारे शोकात आम्हान च पाहि कृष्ण ही आजची मंगल सुप्रभात मथुरीच्या त्या तरुणी स्त्रियाना पुरतील इच्छा बहुता दिनीच्या पाहिल त्या नामीच कोणी नेत्र निमंद हास्ये मुखीच्या मधाला वाटो निजाई पुरात नित्या स्त्रिया हे मधुपान पिता होतील तृप्तो बहुमोदिताही आज्ञेत श्यामो गुरुनी पित्याच्या तरीही त्याला भळतील नारी सलज्ज हास्ये हरिहा भुलेल कशास येई मग गोपी मध्ये ते आज धन्यो मथुरेस लोक ते आज धन्यो मथुरेस लोक दाशार्ह भोजांधक यादवोनी वृष्णी कुळीचे पाहतील होतील मार्गी मग तृप्त सारे पहा सखे अक्रूर निर्दयी हा निनंद लाला बघ दूर नेई न धीर देई न च बोलतो की अक्रूर ऐसे नचया म्हणावे हा श्याम तैसा की पहा पहा तो रथी बैसला की हे मत्त गोपो पळवी ती गाड्या जा जा मना येईल ते करावे धावा पळागे धरु कृष्ण साऱ्या पाहोत वृद्धो करतील काय क्षणो नसा हे हरिच्या विनाहा दुर्भाग्य आले अजया नशिबी त्या प्रेम हासी वदता बहु गोष्टी गोड आलिंगनी निरस क्रीडत रात्र गेली मोठीच रात्र असुनी क्षण भासली ती साहेल का विरहा मग या मनाला संध्ये सतो प्रतिदिनी परतो नियेता ते हार केश घरीचे धुळी माखलेले वंशी सतो करिरवो अनहास्य तैसे तो पाहता हृदय वेधी कसे जगावे श्री शुकदेवजी सांगतात गोपी जरी हे वदतात शब्द आलिंगी कृष्णो मनी गोपिकांच्या गोविंद दामोदर माधवारे सोडो निलज्जा रडल्या वदोनी रडता रडता गोपी सरली रात्र ती अशी स्नान संध्या करोनी या अक्रूर रथी बैसले नंद बाबा गोपानी गोरसी कुंभ भेटित्या गाड्यात ठेविल्या पाठी सर्वची चालू लागले त्यावेळी गोपिका कृष्णा पाहोनीच सुखावल्या संदेश ऐकण्या हे ते तशाची राहिल्या उभ्या कृष्णाने पाहिल्या गोपी हृदयी जळती अशा येई नमी अशा शब्दे कृष्णाने धीर तो दिला चित्रवत राहिल्या गोपी रथाचा ध्वज पाहत दाटली ती सारी कृष्णासी चित्त धाडिले इच्छिती दूर जावोनी कृष्ण येईल सत्वर न येता दुःखी गेहासी पातल्या गात त्या इकडे बलनी कृष्ण वेगवान रथी बैसुनी यमुनी तिरिते आले अक्रुरासह सर्वही सर्वानी धुतले हात सुधा वज्जल प्राशिले पुन्हा ते कृष्ण रामो रथात बैसले पुन्हा रथी बैसवुनी त्याना अक्रूरे त्या विचारुनी यमुना कुंडिते आले विधिवत स्नान घेतले करोनी स्नान त्या कुंडी गायत्री जपण्या पुन्हा घेतली बुडीत्या डोही दिसले कृष्ण ते रथात असुनी दोघे इथे हे पातले कसे पाहती वर येऊनी येई शंका मनी तदा रथात वसले होते पूर्ववदबंधु बंधुते तसे भ्रमहा मानुनी त्यानी बुडी पाण्यात घेतली तरीही दिसले तेव्हा अनंत देवशेषजी गंधर्व चारणो सिद्ध झुकोनी स्तुती गातते हजार फणीचा शेष तेवढे टोप त्यावरी नीलांबर शरीरासी सहस्र श्वेत जयगिरी अक्रूरे पाहिले तेही घनश्याम असा हरी शेषाच्या कुशीसी आहे चतुर्भुज पितांबर राजीव लोचने शांत आरक्त दिसले पहा प्रसन्न वदनी हास्य सुडवल ना कभुवय सुंदर गालनी कान ओठाना लालती छटा आजान बाहुत्या पुष्ट चिन्ह स्कंध उंचते त्रगुड्या पिंपळी पोट खोल नाभी सुशोभिली शंखाकार अशी मान सुडव लहरीची असे गजशुंडी अशा मांड्या नितंब स्थूल ते दिसे गुडगे पिंडऱ्या आटाचा उभार दिव्य ती नखे बोटे ती चरणाची या कावळ्या पाकळ्यांपरी मुकुट मणिरत्नांचा कर्धनी हर नुपुरे करेनी कुंडले तैसे यज्ञ पवित दिव्यते शंख चक्र गदा पद्म हरिने धरिले करी श्रीवत्स चिन्ह वक्षास कौस्तुभो सुनंद नंद हे दोघे सनकादिक संतते ब्रह्मा सर्वेश्वरो रुद्र महर्षिनी प्रजापती प्रल्हाद नारदो दोघे आठी ही वसुस्वामी निर्दोष वाणीने गात स्तोत्र गाऊनी श्रिया पुष्टी गिरा कांती कीर्तीला तुष्टिनी इल लादिनी संविती माया मानसे विति हरी हृदयी हर्ष नामावे शोभा हि पाहताशी भक्तिने हर्षले अंग प्रेमाने अश्रुपातले अक्रूरे धैर्य मेळोनी चरणी त्या प्रणामिले सगदगद अशा शब्दे भगवत स्तुती गायली इथे श्रीमद भागवती महापुराणी पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकोणचाळीसावा अध्याय हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू